घागरीवर घागरी कशाला भरसे नंदागरी गौळणी घागरीवर घागरी कशाला भरसे नंदागरी गौळणी वरती पाणी भरता यमुने वरती पाणी भरता पुन्हा पाहण्या नजर फिरे पुन्हा पाहण्या नजर फिरे ऐन दुपारी मागे वळता ऐन दुपारी मागे वळता पुन्हा भेटण्या जीव धुरे पुन्हा भेटण्या जीव धुरे होईल फजिती तुरी गवळणी होईल फजिती तुरी रिकामी घागर कमरे वरी वर घागरी कटाळा भरते नंदागरी गवळणी नंदा घरच्या गाई वासरा नंदा घरच्या गाई वासरा सांज सकाळी दावीस पाणी सांज सकाळी दावीस पाणी कृष्ण यशोदा मायलेकरा कृष्ण यशोदा करा गाऊन गाविसी मंजुळ गाणी गाऊन गाविसी मंजुळ गाणी घेती डोही वरी गौरणी घेती डोही वरी कशाला परक्याची साखरी गौरणी घागरीवर घागरी कशाला भरसे नम घागरी गौरणी तुझा पाठीवर उभा राहू मी तुझा पाठीवर कोण करी दुभताची चोरी कोण करी दुभताची चोरी माय यशोदा एका भरभर माय यशोदा एका भरभर पुन्हा लपविसे मागील दारे पुन्हा लपविसे मागील मोहवी मोहविते ना कधी तुला ग मोहविते ना कधी तुला ग मोहविते ना कधी तुलाग ग कान्याची बासरी गौरणी घागरीवर घागरी कशाला भरते नम घरी गौरणी भरते नम घरी